ओ ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः मूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा आता आपण बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र ऐकूया ॐ श्रीगणेशाय नमः श्रीमद्दत्तात्रेयगुरवे गुरवे नमः अथ ध्यानं दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डम्रुं गदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानभीष्टसिद्धिदं काषाय वरदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्त्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभा ॐ नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जयाजी लम्बोदरा एकदंता शूर्पकर्णा त्रयमूर्तिराजा गुरुतुजी माझा कृष्णात्री वास करुणी ओजा सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देवस्वर्गी भगती विनोदा जय जय आजी सिद्धमुनी तू तारक भवार्णवातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐसा शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रा करणे भगीरथ गंगा आणि तसे भूमंडळी तीर्थे असता अपार तरी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभा जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वांछा होत असे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती यतिराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथून गुरु गिरीपुरा येती लोकानुग्रहा कारणे श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामूर्ती दाताराम सिद्धमणे नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी अनंत रूपे पर्यसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकलायसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आमा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांछा अधिक होत शमन करणारा समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियसी शिष्य नामांकित सिद्धयोग्या ते पुसतो सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाले निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंतकरणी कथामृत संजीवनी अनेक नरूपावी दातारा रजनीत निजलो होतो मदोन्मत्त श्रीगुरणवचनामृत श्रीगुरुचरणवचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरुपले आम्हासी श्रीगुरु आले गाणगापुरासी गोपे रूपे अमरपुरासी औदुंबरी असता जाणा सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविविका तये प्रेतजननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजा आता परमार्थी मनाईकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमस्कारी विनयेसी एक भावे करुनिया शिष्यवचन परिसोनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता नामकरणी श्री गुरुचरित्र अभिनव सिद्धमणे ऐक बाळा श्री श्रीगुरुची अगम्य लीला सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दाताराम नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र गोड पुढे कथा कवणे परी झाली असे श्री गुरुचरित्री निरुपावे विस्तारी सिद्धमनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नव्हे गा मानस तुषा अनेक असे हो सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले का योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवांशी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरुपली श्री श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आमासी निरुपावे खामिया श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरुपिला पुढे कथा कैसी वर्तली विस्ताराने सांगा वहिली पती मती माझी असे वेधली श्री गुरु चरित्र ऐका वया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा श्री गुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करून विप्रासी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निभवी वेगे सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षी वांज देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि का वृक्ष झाला काष्टशुष्का विचित्र कथा परियसा जय जय आजी सुद्धमनी तू तारकया भवारणवातुनी नाना धर्म विसारुनी श्री गुरु चरित्र निरूपले मागे कथानक निरूपले सायनदेव शिष्य भले श्री गुरुनी त्यांसी निरूपले कलत्रपुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंतव्रतासी सांगे नायिका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण नये आता येथून सोडण शरण श्री गुरुचे तू भेटलासी मजतारक धन्य गेले सकळही दुःख सर्वाभिष्ट लाभले सुख सर्वाभिष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगावपुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येते थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगे नाही का कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे श्री गुरुचित्र तत्परतेसी परियेसी श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात क्षुद्र पर्येती शेती आपुल्या उभासे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर वसती केली गाणगापूर कवणक्षेत्र म्हणून या तेणे मागितलावर राज्यपद धुरंदर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिदलावर राज राजभेटी घेऊन श्रीपाद आले गाणगा भुवनी योजना करती आपले मनी गप्पे राहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभिष्ट लाधेल सकळाभिष्ट साधेल इति कल्पतरौ सिद्धनामधारक सिद्धनाम सिद्धनाम सिद्धनामधारक संवादे द्विपञ्चाक्षरश्लोकं श्रीगुरुचरित्रसम्पूर्णं दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा